भागवत प्रवचन अवतार या विषयावर चिंतन अवतार या शब्दाचा अर्थ काय आपण तिसरा अध्याय अभ्यासला पण अवतार शब्दाचा अर्थ काय पटावं लक्षात यावं म्हणून सांगतो उदाहरणाने मुकेश अंबानी यांचं ऑफिस मी काय बघायला गेलेलो नाही मला माहिती नाही परंतु एक अंदाज कुठेतरी नरीमन पॉइंटला एखाद्या मोठ्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये स्वतःच्या सुद्धा असेल कुठेतरी चाळीस पंचेचाळीसाव्या मजल्यावरती उत्तम एअर कंडिशन प्रचंड मोठं ऑफिस असू शकेल अशा ऑफिस मधून त्या बिल्डिंगच्या हेलिकॉप्टर मध्ये बसून ते तिथून चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरती त्यांच्या पाताळगंगेच्या फॅक्टरीला व्हिजिट देण्यासाठी कदाचित कधीतरी येत असतील आणि त्या फॅक्टरीच्या शॉप फ्लोअरवरती म्हणजे कारखान्यामध्ये निळा ब्राउलर सूट घालून हेल्मेट घालून तपासणी करत असतील आता निळा ब्राउलर सूट आणि हेल्मेट हा ड्रेस आहे कामगाराचा मग हा ड्रेस घातल्यामुळं मुकेश अंबानी कामगार होतात का ते पंचेचाळीसाव्या मधून शॉप वरती उतरले वर्ण खाली आले चेअरमनचे कामगाराच्या वेशात त्यांनी रूपांतर केलं याला अवतार घेणं म्हणतात वरच्या अवस्थेतून खालच्या अवस्थेला येणं भगवंतांच्या शंकरांच्या जटेमध्ये असणारी गंगा पृथ्वीवर अवतरित झाली हा शब्द आपण वापरतो अवतरित झाली म्हणजे काय त्या ठिकाणाहून ती खाली आली पवित्र ठिकाणाहून आणि पृथ्वीवरती वाहू लागली वरच्या अवस्थेवरून खालच्या अवस्थेला आली तसे भगवंत आपलं भगवंतपण सोडून भक्तांच्या म्हणून सामान्य रूप जे धारण करतात त्याला अवतार म्हणतात भगवंताने काय सांगितले गीतेत म्हटले काय अवजानंती माम मूढा मानुषीम तनुम आश्रितम तुम्हाला अर्थ समजेल अवजानंती अवजानंती म्हणजे इन्सल्ट करतात मूढा मूढ म्हणजे मूर्ख माणसं माझा अपमान करतात कशामुळं मनुष्य अवजारंती मामुढा मानुषीम तनुम आश्रितम मनुष्य देह धारण करणारा असं मला जे मूर्ख समजतात ते त्या समजण्याच्या वृत्तीने माझा अपमान करतात मी मनुष्य देहधारी नाही मला एक गीतेतला श्लोक आहे भगवंताने स्वतःचं स्वरूप सांगितलेलं आहे मी तुम्हाला तो श्लोक सांगतो मला तुम्ही मुद्दाम फोन करून त्याचा अर्थ मला सांगा बघा तुमची गती मती कुठपर्यंत जाते भगवंताने गीतेमध्ये आठव्या अध्यायातल्या विसाव्या श्लोकात आपलं स्वरूप सांगताना म्हटलेलं आहे परस्तस्मात भावो न्योत व्यक्तो व्यक्तात सनातन याच सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव तो परमदिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही हा परमदिव्य पुरुष कसा आहे इथं म्हटलेलं आहे अव्यक्ताच्या ही पलीकडचं सनातन परम अव्यक्त तत्व म्हणजे भगवंत आता माझा तुम्हाला प्रश्न असा आहे तुम्ही मला अव्यक्त म्हणजे काय आधी सांगा आणि अव्यक्ताच्याही पलीकडं दुसरं सनातन परम अव्यक्त काय असू शकतं ते मला सांगा ते भगवंत आहेत भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार कार्य हे एकशे पंचवीस वर्षापुरतं मर्यादित होतं त्यांनी देह सोडला इथे ठेवला ते घेऊन गेले ते काय जे असेल ते त्यांचं कर्तृत्व अन्यथा करतुम करतुम अन्यथा करतुम ते काहीही करू शकतात तो भाग सोडा परंतु हा देह एवढ्या एकशे पंचवीस करता, त्यांनी धारण करून काय केलं अवतार कार्य कशा करता आणि मी त्याचा अनुकरण करतो का मम वर्तमानुवर्तनते सा मनुष्या परत गीता गीतेत म्हटलेलं आहे जो माझ्या प्रमाण केलेल्या आचरणाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो मी अनुकरण करू शकत नाही परंतु प्रयत्न तरी करतो का वैचारिकरित्या कशाचा मी काय म्हण भगवान काय म्हणतात मी परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय तीन गोष्टी माझं हे अवतार कार्य आहे या तीन गोष्टी या तीन गोष्टीपैकी मी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले एवढं तरी करतो का मला धर्म माहीत नाही मला दुष्कृतांचा नाश करणं माहीत नाही मी करू शकत नाही पण जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले तोचे साधू ओळखावा तोचे अवतार जाणावा असा अवतार तिथं म्हटलेलं नाही मी म्हणतो तोच की अवतार हो कुठले दुसरे अवतार अहो इथं मगाशी आपण बघितलं एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून तिसऱ्या अध्यायातला सव्वीसावा श्लोक एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याप्रमाणे सत्वनिधी भगवंतांचे भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार आहेत आणि ते कसे आहेत अंशावतार आहेत प्रत्येकामध्ये भगवंतांचा अंश आहे ममय मांशो जीवलोके माझ्यामध्ये भगवंतांचा अंश आहे हे सांगायची जरुरी नाही कुणालाही प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे मी भगवंतांचा एक सातशे कोट्यांश अंश असा अवतार आहे एक पूर्ण अवतार जर म्हटलं तर त्याचे सातशे पंचवीस कोटी जर भाग केले तर एक भाग जेवढा होईल तेवढा मी आज भगवंतांचा अवतार आहे आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो आणि थांबवतो तुम्ही यज्ञाच्या पूर्वी करणार काष्ठमंथन बघितलंय की नाही मला माहित नाही पण एका काष्ठावरती दुसरं काष्ठ घासून अग्नी प्रज्वलित करतात पण तो अग्नी प्रज्वलित म्हणजे असा एकदम प्रफुल्लित अग्नी होत नाही तो एक किंचितशी ठिणगी निर्माण होते ठिणगी किंचित आणि ती ठिणगी गवताच्या दर्भाच्या सहाय्याने प्रफुल्लित केली जाते हे जसं किंचितच्या ठिणगीचं अग्नीत रूपांतर होतं तसं माझ्यामधलेल्या अंशाला भगवंतांच्या अंशाला फुलवून मी एक सुंदर व्यक्तिमत्व करू शकतो का जाणतो का मी स्वतःला जाणतो माझं काय अवतार कार्य आहे हे मी जाणतो का स्वामी विवेकानंदांनी जाणलं माझ्या दरवाजाच्या समोर आल्यावर स्वामी विवेकानंदांचा फोटो आहे तो फोटो जरी बघितला चरित्र सोडा त्यांचं त्यांचं अवतार कार्य सोडा स्वामी विवेकानंद अवतारी पुरुष होते ज्ञानेश्वर अवतारी पुरुष होते लोकमान्य टिळक अवतारी पुरुष होते असं मी म्हणतो त्यांचे शरीर देह सोडा त्यांनी काय कार्य केलं विवेकानंदांनी स्वतःला जाणलं आणि संन्यासी होणं हे पीक माझ्या या क्षेत्राला अनुकूल आहे हे जाणलं आणि त्यातून एक मॅजेस्टिक पर्सनॅलिटी उभी राहिली आहे का माझ्यात ती ताकद आहे का माझ्यात ती तीव्रता आणि मग मी नुसतं चोवीस अवतार एक दोन तीन चार दहापैकी दहा मार्क आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे पण का सांगितले अवतार जरा ह्याच्यावर विचार करतो का मी काही प्रेरणा घेतो का आणि मला शेवटचं सांगतो मी तरी हा विषय पक्का हृदयाशी बांधलेला आहे जसं डॉक्टर होमी भावांचं सांगितलं I want to live physics I want to die physics तशी माझी पक्की भावना आहे I want to live Bhagwat I want to die Bhagwat त्यासाठी मी प्रयत्नशील राहीन तुम्ही पण राहावं अशी प्रार्थना करतो आणि अवतार हा विषय इथे आपण थांबवू याच्या पुढच्या प्रवचनात पुढचा विषय घेऊ नारायण हरी